खरी काबिलियत आत्मविश्वासाचं खरं सौंदर्य प्रिय वाचक हो मनातलं काहीसं गोड आणि विचार करायला लावणारं सांगावं असं वाटतंय म्हणून आज मी तुम्हाला एका अशा गोष्टीकडे घेऊन चाललो आहे जी प्रत्येक माणसाला आपली वाटेल ही कथा आहे पात्रतेपेक्षा आत्मविश्वास कसा मोठा असतो याची एका श्रीमंत वडिलांची त्यांच्या मुलाची आणि एका साध्या पण तेजस्वी शिक्षकाची या कथेतून आपण जाणून घेऊ की खरी किंमत कागदावरच्या प्रमाणपत्रांची नसते तर स्वतःवरच्या विश्वासाची असते तुमच्या मनातही नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल तो साधा मुलगा नेमकं काय करतो आणि श्रीमंत वडिलांना त्याच्यात असं काय दिसलं जे इतरांमध्ये नव्हतं या प्रश्नांची उत्तरं या कथेत दडली आहेत चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंकसोबत या हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया एक शोध एक धडा खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे शांत हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेल्या एका छोट्या गावात एक श्रीमंत जमीनदार राहत होता त्याचं नाव होतं राजमलराव पैसा मानसन्मान आणि प्रतिष्ठा सर्व काही त्याच्याकडे होतं पण त्याच्या आयुष्यात एक गोष्ट कमी होती त्याच्या मुलासाठी एक सच्चा शिक्षक त्याला आपल्या मुलाला फक्त पुस्तकांचं नव्हे तर जीवनाचं शिक्षण द्यायचं होतं म्हणूनच त्याने आपल्या मित्रमंडळाला सांगितलं माझ्या मुलाला शिकवण्यासाठी एखादा चांगला प्रामाणिक आणि जाणकार शिक्षक शोधून द्या सिफारशीचा शिक्षक काही दिवसांनी त्याचा एक जवळचा मित्र आनंदराव एक शिक्षित माणूस घेऊन आला तो माणूस दिसायला प्रभावी होता हातात पदव्या फाईलमध्ये प्रमाणपत्र आणि चेहऱ्यावर आत्मसंतोषाचा भाव राजमलरावने त्याला बसवलं चहाची प्याली दिली आणि विचारलं तर सांग तुला का वाटतं की तू माझ्या मुलाला शिकवू शकशील तो शिक्षक हलकसं हसला आणि म्हणाला साहेब मी आनंदरावांचा ओळखीचा आहे ते माझ्या बुद्धीची खात्री देऊ शकतात माझ्याकडे अनेक पदव्या आहेत आणि मी शहरात शिकवलेला आहे राजमलराव शांतपणे ऐकत राहिला त्याने काही न बोलता फक्त मानेने होकार दिला आणि शेवटी म्हणाला ठीक आहे आम्ही तुला कळवतो त्या माणसाला वाटलं की त्याचं काम नक्की झालं पण दुसऱ्या दिवशी त्याला एकच संदेश मिळाला धन्यवाद पण आम्ही दुसऱ्या शिक्षकाची निवड केली आहे आत्मविश्वासाचा पाहुणा दुसऱ्या दिवशी दारावर हलका ठोका झाला दरवाजा उघडला तर एक तरुण मुलगा उभा होता अंगावर साधा झगा हातात जुनी वही आणि चेहऱ्यावर एक वेगळाच तेज साहेब आपण शिक्षक शोधत आहात का त्याने नम्रपणे विचारलं राजमलरावने त्याला आत बोलावलं मुलगा बसला पण त्याने कोणतीही ओळख शिफारस किंवा प्रमाणपत्र दाखवली नाही त्याने फक्त डोळ्यां पाहून म्हटलं मी फार अनुभवी नाही पण मला शिकवण्याची आवड आहे मला खात्री आहे की मी आपल्या मुलाला केवळ वाचन नाही तर जीवन समजावू शकेन राजमलराव काही क्षण शांत राहिला त्याला त्या मुलाच्या शब्दांपेक्षा त्याच्या नजरेतला विश्वास आणि प्रामाणिकपणा जास्त जाणवला तुझे नाव काय गणेश ठीक आहे गणेश आजपासून तू माझ्या मुलाचा शिक्षक आहेस संघर्ष आणि परिवर्तन गणेशने शिकवायला सुरुवात केली तो मुलाला फक्त अक्षरं नाही तर विचार शिकवत होता तो सांगायचा शिकणं म्हणजे फक्त पुस्तकं वाचणं नाही तर स्वतःला ओळखणं आहे हळूहळू मुलगा बदलत गेला तो अधिक नम्र जिज्ञासू आणि आत्मविश्वासू झाला राजमलराव रोज हे पाहत होता आणि मनोमन आनंदी होत होता काही दिवसांनी आनंदराव पुन्हा आला आणि विचारलं तू त्या पहिल्या शिक्षकाला नाकारलंस आणि या अननुभवी मुलाला का ठेवलंस राजमलराव शांतपणे म्हणाला पहिला माणूस तुझ्या नावावर विश्वास ठेवून आला होता पण हा मुलगा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून आला पहिला माणूस शिफारशीवर उभा होता आणि हा आत्मविश्वासावर मी आयुष्यात पाहिलंय सिफारस काही दिवस टिकते पण आत्मविश्वास आयुष्यभर साथ देतो शेवट शिकवण गणेश त्या घरात फक्त शिक्षक राहिला नाही तो त्या मुलाचा मित्र आणि मार्गदर्शक बनला राजमलरावने त्या दिवशी एक गोष्ट कायमची शिकली शिफारस काही काळासाठी दार उघडते पण मेहनत आणि आत्मविश्वास आयुष्यभर दरवाजे उघडे ठेवतात संदेश ही कथा आपल्याला आठवण करून देते की खरी काबिलियत प्रमाणपत्रांमध्ये नाही ती व्यक्तिमत्वात असते जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याचं यश कोणी रोखू शकत नाही विचारले जाणारे प्रश्न या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं या कथेतून आपल्याला समजतं की खरी काबिलियत म्हणजे आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा शिफारस काही काळ मदत करते पण मेहनत आणि आत्मविश्वास आयुष्यभर साथ देतात दोन राजमलरावने पहिल्या शिक्षकाला का नाकारलं कारण पहिला शिक्षक स्वतःच्या गुणवत्तेवर नव्हे तर शिफारशीवर अवलंबून होता त्याने स्वतःची पात्रता दाखवली नाही तीन गणेशमध्ये असं काय विशेष होतं गणेश नम्र प्रामाणिक आणि आत्मविश्वासू होता त्याने कोणत्याही शिफारशीशिवाय फक्त आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवला चार या कथेचा मुख्य संदेश काय आहे जीवनात शिफारशी नव्हे तर मेहनत आणि आत्मविश्वासच खरी ओळख निर्माण करतात पाच ही कथा कोणत्या वाचकांसाठी योग्य आहे ही कथा विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि आत्मविश्वास हरवलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे ती प्रत्येकाला स्वतःवर विश्वास ठेवण्याचं सामर्थ्य देते